श्रीराम समर्थ पंचिका पहिली समास तिसरा नित्यानित्य विचार वेदांत प्रसिद्ध असे जे ज्ञान आहे त्याचे प्रतिपादन म्हणजे वेदांत कथन होय त्याच्या अनुबंधाचे निरूपण यापूर्वी केले या ठिकाणी अधिकारी म्हणजे कोण असा प्रश्न विचारला तर त्याचे मंदप्रज्ञ तज्ञ तीव्र प्रज्ञ तीव्रतर प्रज्ञ असे प्रज्ञेच्या क्षमतेवरून तीन प्रकार आहेत तीव्र प्रज्ञ हा त्यातील उत्तम अधिकारी होय जर अनंत जन्माची सामग्री गाठी असेल पुण्याचा मोठा साठा पदरी असेल तर त्याला तत्काळ ज्ञानप्राप्ती होईल यासाठी त्याला कष्टांची गरज भासणार नाही श्री गुरूंचा एकदा उपदेश झाला की त्याच्या सर्व संशयांचा नाश होऊन त्याला समाधान प्राप्त होते त्यामध्ये मंदप्रज्ञ हा सर्वात खालच्या पातळीवरचा अधिकारी असून त्याला साधनांचे खूप कचाट सोसावे लागते त्याच्या ठिकाणी विविध जाणून घेण्याची इच्छा ज्ञानप्राप्तीची इच्छा असेल तरच त्याने सज्जनांच्या सहवासात या मार्गाचा अवलंब करावा त्याला जर अशी विविध दिशा नसेल तर त्याला वेदांत शास्त्रात स्थान नाही त्याने कर्ममार्ग अथवा उपासना मार्ग यांचा दृढतापूर्वक अवलंब करावा त्याने बळजबरीने वेदांत मार्गात प्रवेश केला तर त्याचे इहलोकी आणि परलोकी दोन्ही ठिकाणी नुकसान होईल कारण त्याचे वेदांत ज्ञान केवळ बोल घेवडे ठरून तो पाखंडी बुद्धीचा होईल मंद प्रज्ञ जर खरोखरच इच्छुक असेल तर साधन करून त्याला ब्रह्मप्राप्ती होऊ शकते हे आता राहू दे वेदांत मार्गात मुख्य अधिकारी कोणता याचा विचार करू तीव्र तर प्रज्ञही नाही आणि मंद प्रज्ञही नाही तर मधला जो तीव्र प्रज्ञ आहे त्याला वेदांत विचार सोपा ठरेल काही प्रतिबंधामुळे अडथळ्यांमुळे त्याला उत्तम अधिकारी म्हणता येत नाही म्हणून त्याला मध्यमाधिकारी म्हटले आहे वेदांताचा उपदेश घेण्यापूर्वी जो अगोदरच साधन संपन्न असेल तोच या मार्गातील अतिशय योग्य अधिकारी होय अशा अधिकारी व्यक्तीलाच हे वेदोक्त म्हणजे वेदात सांगितलेले ज्ञान लाभेल अशा साधकांच्या लक्षणांचे आता स्पष्ट निरूपण करतो तो चार प्रकारच्या साधनांनी युक्त असावा लागतो ते साधन चतुष्टय म्हणजे नित्यानित्य वस्तु विवेक इहलोक आणि परलोकातील सुखापासून विरक्ती शमदमादी षट संपत्ती आणि चौथी मुमुक्षता होय याचे आता अनुक्रमाने स्पष्टीकरण करतो ज्याची बुद्धी पश्चातापाने दग्ध झाली असेल अशालाच ही साधन संपत्ती माळ झाली ज्याला पश्चाताप होतो त्याच्या पश्चातापाचे कारण म्हणजे त्रिविध तीन प्रकारचे ताप होत प्रथम या तापांचे स्वरूप जाणून घेऊ हे त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक भौतिक आणि दैविक होत आता यांचा विचार संक्षेपाने जाणून घेतला पाहिजे देह व प्राण यांच्यापासून झालेले दुःख इंद्रियांपासून झालेले दुःख या सर्व शरीरात उद्भवणाऱ्या दुःखांना व्याधी म्हणतात किंवा मनाने कल्पलेल्या चिंता खेद उद्विग्नता इत्यादी विविध आधी म्हणजे मानसिक दुःखे या सर्वांना आध्यात्मिक ताप असे नाव आहे सुखदुःखादी भोग हे सर्व प्रारब्धाधीन असून पूर्वसंचिताची सामग्री आहे पूर्वी केलेल्या पापपुण्यांचा साचलेला संग्रह आहे निरनिराळी भूते पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश जो त्रास देतात अथवा या भूतांपासून निर्माण झालेले पदार्थ भौतिक जी दुःखे देतात त्यामध्ये आधी भौतिक तापांचा अनुभव येतो या इहलोकातील दैवते अथवा मरणानंतर यमदूत इत्यादी जे अतिशय कष्ट देतात त्याला आधी दैविक ताप म्हणतात या सृष्टीतील सर्व प्राणी या त्रिविध तापांसह जन्म घेतात निरनिराळे जात सहन करतात तरीसुद्धा त्यांच्या मनात पश्चाताप उत्पन्न होत नाही हेच पूर्वपाप होय असे पूर्वपाप मागच्या जन्मात आपल्याकडून घडले तर या जन्मी पूर्व पुण्य उदयाला आले तर त्या प्राण्याचे मन पश्चातापामुळे संसारापासून उद्विग्न होते ज्याप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात एखादा हत्ती अरण्याला लागलेल्या वणव्यात सापडला आणि त्याला अकस्मात एखादे सरोवर दिसले तर त्यात उडी घेतो त्याप्रमाणे जो कोणी या त्रिविध तापाने पळून निघाला असेल तो पश्चात्तापाने सर्व गोष्टींचा त्याग करतो आणि सुखकारक अशा सज्जन संकतीचा स्वीकार करतो आणि ती कधीही सोडित नाही त्यालाच साधन घडते अन्यथा त्याला साधन प्राप्त होत नाही संसारातील अनेक संकटे भोगताना त्याला कष्टच सहन करावे लागतात तर हे राहू द्या आता नित्यानित्य वस्तुविवेक असे ज्याला म्हणतात त्याचे रूप काय आहे ते आता संक्षेपाने सांगतो नीट लक्षपूर्वक ऐका नित्य म्हणजे सत्य आणि अनित्य म्हणजे असत्य या दोहोचा हंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी यांचा निवाडा करतो त्याप्रमाणे साधक विचारपूर्वक निवाडा करतो म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक होय यासाठी खूप ग्रंथांचे अध्ययन करावे लागते विचाराच्या सहाय्याने सर्व त्रैलोक्याचा धांडोळा घ्यावा लागतो मला जन्म कशा प्रकारे प्राप्त झाला हे जग म्हणजे काय ते कशापासून निर्माण झाले त्याला कोणी निर्माण केले मला जन्माला घालणारा देव कोणता ज्याला मी मी म्हणून ओळखतो मी असे म्हणतो तो देह तर आता म्हणजे अलीकडे जन्माला आला आहे त्याला ओळखण्यासाठी गोम्या तिम्या असे नावही ठेवले आहे खरे पाहिले तर ज्याला हा जन्म प्राप्त होतो तो हा जन्म प्राप्त होण्यापूर्वीही अस्तित्वात होता मरण हा ज्याचा स्वभाव आहे तो देह अचानकपणे मरून जातो बाप मेला आजा मेला पंजा मेला याप्रमाणे जो जो जन्माला येतो तो तो प्राणी मरण पावतो हे आतापर्यंत होऊन गेलेल्या घटनांनी अनुभवास येते तेव्हा मृत्यू हा काही चुकत नाही पंचमहाभूतांपासून बनलेले अनेकविध शरीरांचे प्रकार पाहता पाहता नष्ट झाले त्यांना सत्य कसे म्हणावे म्हणून पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले सर्व पदार्थ नाशवंत आहेत पंचभूतांना सत्य मानले तर पृथ्वी निर्माण होऊन खचते पाणी नेहमी आटून जाते अग्नी प्रज्वलित होऊन विजतो वारा सुटतो आणि विरून जातो अशा प्रकारे पंचमहाभूतांचा संहार होतो त्यामुळे ती सत्य नाहीत ती असत्य आहेत असा मनात विचार करावा पण या सर्वाचा निर्माता कोण आहे त्याचे सामर्थ्य कशा प्रकारचे आहे त्याच्या ठिकाणी कशा प्रकारची शक्ती आहे हे कोणी निर्माण केले ब्रह्मदेवाने निर्माण केले असे म्हटले तर त्या ब्रह्मदेवाला कोणत्या देवाने निर्माण केले याचे म्हणजे या विश्वाचे विष्णू पालन करतो शेवटी रुद्र त्यांचा संहार करतो असे म्हटले तर या दोघांचे पालन कोण करतो त्यांचा संहार कोण करतो या संदर्भात कोणाच्याही ठिकाणी करते पण दिसत नाही ज्या कोणी केले ते सर्व अनेकविध पदार्थ असत्य आहेत जेथे करता आढळत नाही तेथे कल्पना हीच त्याच्या मुळाशी असते म्हणजे हे सर्व काल्पनिक आहे निरनिराळ्या व्यष्टीरूप शरीरे आणि समष्टीरूप हे सर्व ब्रह्मांड हे सर्व कल्पनेचेच बंड आहे खुद्द कल्पना हीच खोट्या असलेल्या मनाची खोटी निर्मिती आहे अशा तऱ्हेने हे सर्व अनित्य आहे ते सर्व क्षणोक्षणी जन्माला येते नष्ट होते यावरून हे सर्व काल्पनिक आहे अशी प्रतीती आली पण ही मूळ कल्पना कोणाच्या ठिकाणी निर्माण झाली सावली खोटी असते पण ती कुणाची तरी कुणामुळे तरी निर्माण झालेली असते तशी कल्पना कुणाशी संबंधित असते दृष्टीला भ्रम झाला म्हटले तरी त्याचे अधिष्ठान काहीतरी असतेच अधिष्ठाना वाचून दृष्टीला भ्रम होत नाही साप खोटा असला तरी त्याचे अधिष्ठान रज्जू म्हणजे दोरी हेच असते त्या खोट्या सापाला निदान अधिष्ठान सत्यत्व असते तेव्हा सत्याच्या अधिष्ठानाखेरीज भ्रमाला अस्तित्व कसे असेल त्याप्रमाणे ब्रह्मांड ज्याच्या इच्छेने निर्माण झाले ती इच्छाशक्ती माया म्हणजे मिथ्या खरी पण ती कोणाची सत्यत्वाच्या अधिष्ठाना वाचून ती सत्य असूच शकणार नाही म्हणून सर्वच असत्य आहे अशा तऱ्हेने असत्य निवडून काढले तेव्हा सत्य ब्रह्माचे स्वरूप समजले पदरात पाडून घेतले आता मी देह आहे अशी कल्पना करतो तो मी कोण मी देहापूर्वी होतो मी कल्पनेला जाणतो निद्रा सुखाचा मला अनुभव येतो जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांचा जाणता हा त्या अवस्था नसून मी आहे म्हणजे त्या अवस्था म्हणजे मी नव्हे मिथ्या कल्पनेतून निर्माण झालेली ही व्यवस्था मला म्हणजे माझ्या ठिकाणी घडते असा ही असा मी सत्यच आहे माझा नाश कोण पाहतो जेवढे असत्य असेल ते सगळे माझ्या देखत नष्ट होते म्हणून मी सत्य आहे आता ब्रह्म सत्य आहे आत्माही सत्य आहे या वचनांनी या दोहोंचे सत्यत्व प्रतिपादले असल्यामुळे द्वैत भासू लागते पण हे द्वैत अज्ञानामुळे दिसत आहे ते मिथ्या आहे ते प्रत्ययाला येते विचार करून पाहता ते द्वैत खोटे ठरते म्हणून प्रत्येगात्मा हाच ब्रह्म असून त्याला दुसरेपण संभवत नाही यालाच नित्यानित्य विवेक म्हणतात हेच ज्ञान होय याप्रमाणे विवेक म्हणजे नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे काय हे कळले आणि नित्य म्हणजे काय हेही कळले या दोहोंचा हेतू म्हणजे कारण जी विरक्ती म्हणजे वैराग्य तिचा विचार पुढे करू इति श्रीमद् आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे नित्यानित्य विचारे तृतीय समासा श्रीराम समर्थ